श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अठरावा श्री भुषुंड म्हणाले या जगात हर या नावाचा दिवादिदेव आहे तो सर्व स्वर्गवासी देवांमध्ये श्रेष्ठ आहे सर्व देवांचे देव त्याचे अभिवादन करत असतात भ्रमरांच्या पंक्तीप्रमाणे जिचे नेत्र आहेत व गुच्छाप्रमाणे उन्नत जिचे स्तन आहे अशी त्याची विलासिनी पत्नी आम्रवृक्षावरील लतेप्रमाणे त्याच्या शरीराच्या अर्धभागी राहते बर्फ व मोत्यांचा हार याप्रमाणे शुभ्र लहरी लाटा यांची स्तबकाने गुंफलेली व जटासमूहाला वेष्टणारी अशी गंगा हीच ज्याची पुष्पमाला आहे क्षीर समुद्रापासून उत्पन्न झालेला ज्याच्यापासून अमृताचे पाझर सुटले आहेत असा दर्पणासारखा स्वच्छ व कांतिमान चंद्र ज्याचा चुडामणी आहे ललाटावरील चंद्राच्या अमृताचा पाधर एकसारखा सुटल्यामुळे अमृतासारखा अनुकूल झालेला व इंद्रनील रत्नाप्रमाणे दिसणारा कंठातील कालकूट ज्याचे विभूषण आहे त्याचप्रमाणे स्वच्छ नेत्राग्नीपासून उत्पन्न झालेले प्रलयकालाच्या वावटळीचे कल्लोळ ज्याच्यापासून होतात असे स्थूलभूते क्रमाने सूक्ष्म सूक्ष्म होत जाऊन शेवटी परमसूक्ष्म अव्यक्तरूप होऊन राहत असल्यामुळे परमाणुमय शुभ्र साक्षीरूप चिन्मात्र जलाने भिजलेले माया पाया पायारूप जल हेच भस्म ज्याचे भूषण आहे निर्मलपणाने ज्यांनी चंद्रालाही जिंकले आहे अशी सहाणेवर घातलेल्या रत्नाप्रमाणे शुद्ध केलेली माळेच्या वगैरे आकारांनी रचलेली सर्व शरीरात मनोरम जी ब्रह्मादी शरीरे तन्मय तद्विकारभूत अस्थि ज्यांची रत्ने आहेत चंद्र व अमृत यामध्ये धुतलेले निळे मेघ ह्याच ज्याच्या दशा आहेत नक्षत्ररूपी बुंदक्यांनी ज्याला चित्रविचित्र केले आहे असे आकाश म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे भटकणाऱ्या भालू यात सुंदर दासींनी भाजलेले नरमांस व बळी पिंड इत्यादिकांचा भात त्यांनी भरलेले भात यांनी भरलेले बर्फासारखे पांढरे गावाच्या बाहेर असणारे स्मशान हेच ज्याचे गृह आहे नररुंडाच्या माळा ज्याची भूषणे आहेत रक्त व वसा हेच आसव ज्याने पाहिले आहे आतडी याच पुष्पांच्या माळांनी ज्या युक्त आहेत असे मातृगण ज्याचे क्रीडेतील सोपती आहेत ज्यांच्या मस्तकातील मणी चमकत आहेत जे निरनिराळी भूषणे होण्यासाठी अंगावरून फिरत आहेत ज्यांची सर्वांगे मऊ व तुळतुळीत आहेत व ज्यांची अंगकांती सोन्यासारखी चमकत आहे असे सर्प हीच ज्यांची करी आहेत ज्याने केवळ दृष्टीपाताने मोठमोठ्या पर्वतांना जाळले जगाचा एक ग्रास करण्याची ज्याला शक्ती आहे व लिलेनेच सर्व अनुसरां सर्व असुरांना भयभीत करतो असे ज्याचे भयंकर चरित्र आहे सत्य संकल्पत्वामुळे ज्याने कल्याण चिंतताच सर्व जग स्वस्थ केले व त्यामुळेच ज्याचे चित्त समाधीत स्थित असते अशा त्याच्या कराचा यदृच्छेने झालेला स्पंद असुरांच्या नगरांचा व सर्व असुरांचा क्षय करतो तो ध्यानस्थ असल्याचे चिन्हच म्हणून स्नेह राग द्वेष यांनी अगदी रहित भूमी व जल यांनी युक्त असल्यामुळे सरस असले तरी चांगल्या भोजनाने तृप्त झाल्याप्रमाणे निरस म्हणजे खाणे पिणे इत्यादी इच्छांनी रहित असे हिमालय मेरू इत्यादी असे हिमालय मेरू इत्यादी पर्वत ज्याच्या ध्यानाच्या जणू काय साक्षात मूर्तीच आहेत ज्यांची मस्तकेही धावणे फोडणे इत्यादी खुरांची कामे करण्यात समर्थ आहेत तसेच ज्याचे खुर पायही हातांची विचित्र शिल्पादी कामे करण्यास समर्थ आहेत तसेच ज्याचे हात दात तोंड व उदर यांची चावणे खाणे पचवणे इत्यादी कामे करण्यास समर्थ आहेत भालू उंट बकरे व सर्प यांच्या तोंडाप्रमाणे ज्यांची तोंडे आहेत असे पारिषद गण हे ज्याचे खळगडी आहेत आणि जसे गण त्याप्रमाणे ज्याच्या सर्व अंगामध्ये सर्व शक्ती आहेत अशा निर्मल कांतीयुक्त माता हीच तीन नेत्रांनी शोभणारे ज्यांचे मुख आहे अशा ज्या हाराचा परिवार आहे ज्यांनी सर्व भूतसमूहाला नम्र केले आहेत वाकवले आहेत अशा त्या मातृदेवता त्या हराच्या पुढे नाचवतात चौदा गुणातील असंख्य भूतांचे वर्ग हेच ज्याचे मुख्य भोजन आहे गाढव व उंट यांच्या आकारांची ज्यांची तोंडे आहेत रक्त मेद व वसा हे ज्यांचे पिण्याचे आसव आहे त्या मातृदेवता दिगंतरी विहार करीत असतात प्राण्यांच्या शरीराच्या हात पाय इत्यादी अवयवांच्या माळा त्या गळात घालतात त्या पर्वत शिखरावर आकाशात लोकांतरी भूछिद्रात स्मशानात व प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतात जया विजया जयंती अपराजिता सिद्धा रक्ता अलंबुसा व उत्पला ह्या त्या देवता आहेत सर्व मातृदेवतांमध्ये या आठ जणी नायिका आहेत दुसऱ्या माता यांच्या अनुचरी आहेत व आणखी काही त्या अनुचरींच्याही अनुचारणी आहेत हे मानद मुनी आहे का त्या महार्ह मातांच्या मध्ये सातवी अलंबुसा म्हणून जी माता प्रसिद्ध आहे तिचे विष्णूचे जसे गरुड हे वाहन आहे तसे चंड या नावाचा काक वाहन आहे त्याची चोच वज्रासारखी कठीण हाडांची आहे व त्याला इंद्रनील मण्याच्या ढिगाचीच उपमा आहे असो अशा त्या वर सांगितलेल्या प्रकारच्या माता मादी अष्ट युक्त असून त्यांचे आचरण फार भयंकर होते विहाराच्या हेतूने एकदा त्या सर्वजणी आकाशात जमल्या चित्ताच्या एकाग्रतेच्या द्वारा समाधित परमार्थभूत सात्मतत्वाचा प्रकाशक असा मोठा पानोत्सव त्यांनी केला वाममार्गाने पराशक्तीची आराधना करण्याचा जो प्रकार त्यात असलेल्या त्याने तुंबरू नावाच्या रुद्रमूर्तीचा आराध्य रूपाने आश्रय केला होता सर्व जगाला पूज्य असलेले जे तुंबरू व भैरव या नावांचे देव त्यांची पूजा करून मदिरेच्या मदाने अतिशय संतुष्ट झालेल्या त्या विचित्र अर्थाच्या कथा सांगू लागल्या इतक्यात त्यांच्या त्या कथाप्रसंगाने ही कथा आली उमापती देव आम्हाकडे अवहेलनेने का पाहतो आपण त्याला आपला प्रभाव दाखवूया का म्हणजे आमची महाशक्ती पाहताच तो पुन्हा आमचा असा तिरस्कार करणार नाही असा निश्चय करून त्या सर्व देवींनी उमेला आपल्या वश करून घेऊन तिच्या तोंडाचा व अवयवांचा वर्ण निराळाच केला आणि यज्ञात ज्याप्रमाणे पशुचे प्रोक्षण करतात त्याप्रमाणे संमंत्र जलाने त्यांनी तिचे प्रोक्षण केले त्यांनी उमेचे भरत्यापासून कपटाने हरण केले आणि मातृमंडळात आलेल्या चंचल केसांच्या तिला देवींनी भक्ष्यभोज्यादी अन्य होण्यासाठी जणू काय शाप दिला पार्वतीचे प्रोक्षण करण्याच्या दिवशी त्या सर्व मातृदेवतांचा नृत्य व गायन यांनी मनोहर असा अमृतोत्सव झाला त्यावेळी सर्व आकाश अत्यानंदाने व अत्यंत गंभीर ध्वनीने भरून गेले त्या आपल्या लांब लांब अवयवांचा इतस्तत विक्षेप करत होत्या त्यामुळे त्याचे जघन व उदर प्रदेश विकास पाहू लागले दुसऱ्या कित्येक जणी मोठमोठ्या टाळ्या वाजवून व सिंहनाद करून मेघांच्या ध्वनीसारख्या हसल्या त्या सुंदर अक्षविक्षेप करून पर्वत व अरण्ये यांना आपल्या ध्वनींनी ध्वनियुक्त करत्या झाल्या मद्याच्या यथेच्छ पानाने संतुष्ट झालेल्या दुसऱ्या काही देवी पर्वत व गृहे यांना ध्वनियुक्त करीत गाऊ लागल्या काही जणी चंद्रोदयाच्या रागाने रंगयुक्त होऊन आवाज करणाऱ्या समुद्राच्या पाण्याप्रमाणे गर्जना करू लागल्या कित्येकींनी डोक्यापासून पायांच्या खुरापर्यंत सर्व अंग भरून जाईपर्यंत रक्तवासाधिकांचे पान केले त्यावेळी त्यांनी लिलेने केलेला तो घुरघुर शब्द त्याने आकाश दुमदुमून गेले सारांश ज्यांचे आचरण उन्मत्त आहे अशा त्या देवींनी पेये प्याली मोठ्याने गायन केले सत्वर गमन केले भाषण केले त्या हसल्या त्यांनी एकमेकींचे रक्षण केले त्यांनी एकमेकींच्या तोंडात होम केला त्या एकमेकींच्या मागे पळाल्या त्यांनी मोठ्याने वल्गना केल्या त्या नाचल्या त्यांनी सतत गोड मांस खाल्ले आणि याप्रमाणे सर्व त्रिभुवनाला उलटून टाकले इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टादश सर्ग श्रीराम